एक लग्न असेही भाग विसावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले समीरच्या वाढदिवसानिमित्त ते दोघे लोणावळ्याला जातात तेथून घरी आल्यानंतर आराम करतात आणि आता पुढे घड्याळात पाच वाजले असतील आणि शर्वरीला जाग आली समीर अजून झोपलेलाच होता आधी फ्रेश होऊन कॉफी ठेवू आणि कॉफी तयार झाल्यानंतर त्याला उठवता येईल या विचाराने ती उठली फ्रेश होऊन किचनमध्ये कॉफी तयार करू लागली कॉफी तयार केली आणि बेडरूममध्ये घेऊन गेली तर तो अजूनही झोपलेला आता उठणार आहेस का त्याच्या जवळ जाऊन प्रेमाने त्याचे गाल ओढले अगं काय करते झोपलेलो ना मी तो उठतच तिला म्हणाला मग उठणारे आता येतील थोड्या वेळाने सगळेच ती म्हणाली हो उठतो ग तू का मागे लागली माझ्या हा म्हणत तिला जवळ ओढले ती सांगते अरे मी कॉफी आणली आहे गार होईल नाही तर हो का तो तिच्याकडे प्रेमाने पाहत होता बस झालं उठ आता चल असे म्हणत जबरदस्तीने त्याला हाताला धरून उठवले आणि वॉशरूममध्ये ढकलले तोपर्यंत तिची कॉफी घेऊन ती पिऊ लागली तो बाहेर आला तसा तिने त्याला विचारले समीर आज काय बनवू सांग ना कशाला काय बनवतेस बाहेरून ऑर्डर करतो तो म्हणाला ती सांगते नको काही त्यापेक्षा मग मी पनीर बिर्याणी बनवते आणि स्वीटमध्ये गुलाबजाम चालेल तुला त्रास नको म्हणून मी म्हणतोय आणि तू बघ तुला जे वाटेल ते कर तो कॉफी घेत बोलला कॉफी पिऊन झाली आणि ते कप उचलून किचनमध्ये ठेवले इतक्यात डोअरबेल वाजली समीर डोअर ओपन करायला गेला पाहतो तर सगळेच आले होते wish you very happy birthday सगळेच बाहेरून एकदम म्हणाले आणि शर्वरी पण किचनमधून बाहेर आली थँक्यू मॉम डॅड ब्रो वहिनी समीर म्हणाला या ना शर्वरी सांगते कशी आहेस ग श्रिया तिला येऊन भेटली मी छान आहे एकदम तू कशी आहेस शर्वरी विचारते मस्त श्रिया डोळे मिचकावत बोलली मॉम डॅड कसे आहात तुम्ही त्यांच्या पाया पडत शर्वरीने विचारले आम्ही एकदम छान आहोत डॅड सांगतात मॉम ही हसत तिला येऊन भेटल्या मी पाणी घेऊन आलेच म्हणत ती पाणी आणायला आत गेली सगळ्यांचे चहा कॉफी आणि पाणी झाल्यावर स्वयंपाकाचे बघावे लागणार होते समीर रोहन ब्रो सोबत बोलत बसलेला ते केक घेऊन आले होते तिने लगेचच तयारी करायला घेतली शर्वरी मला सांग मी काय मदत करू तुझी श्रिया विचारते शर्वरी सांगते तू ना ही खुर्ची घे आणि गप्पा मार माझ्याशी अगं तू एकटीच करणारेस का श्रिया म्हणाली हे घे काजू ते बसल्या बसल्या अर्धे कर आता ठीक आहे ती हसत होती शर्वरी आज खूप खुश दिसतेस मग कुठे गेला होतात बाहेर रोहन बोलला मला तुम्ही दोघं बाहेर जाणार होतात ते श्रिया विचारते शर्वरी सांगते हो अग लोणावळ्याला अँबी व्हॅलीला श्रिया विचारते हो का म्हणजे काय आहे तिथे मला माहीत नाही ग शर्वरी सांगते अग स्काय डायव्हिंग वाव भारीच की म्हणजे मज्जा आली असेल श्रिया म्हणाली हो जेवणाची तयारी झाली आता केक कट करायचा तर श्रिया तयारी करत होती शर्वरी जा ना तू पटकन छान साडी किंवा काही तुला आवडेल ते घालून ये मॉम म्हणाल्या हो आलेच म्हणत शर्वरी तिच्या बेडरूममध्ये गेली जिथे समीर ऑलरेडी तयार होत होता ती आत जाताच तिला त्याने जवळ ओढले अरे मला अवरूदे दे बाहेर सगळे वाट पाहतायत हो का पाहू दे ना मग तो म्हणतो तुला वेड लागलाय का सोड रे समीर असं सगळे बाहेर वाट पाहत असताना तू हे असं काय ती म्हणाली तो म्हणतो किती खाबरतेस समीर बाहेर येतोस ना रोहनचा आवाज होता हो आलो म्हणत तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि मग बाहेर गेला त्याच्या अचानकच्या अशा वागण्याने बावरलेली ती आवरू लागली त्याने बँगलोरवरून आणलेली साडी तिने काढली आणि ती नेसली त्यावर मॅचिंग नेकलेस आणि हलकासा मेकअप करून ती बाहेर आली सगळे तिचीच वाट पाहत होते बाहेर येताच समीरकडे नजर गेली आणि तोही तिलाच पाहत होता नजरा नजर होताच त्याने तिला पाहत सर्वांच्या नकळत हलकेच एकदम ओठांचा चंबू केला आणि सगळे समोर असताना त्याने असं काही केलं त्यामुळे ती लाजलीच नजर चुकवत ती दुसरीकडे पाहू लागली ए बाबा आता केक कट करणार का आम्हाला भूक लागली आहे बरं का बिर्याणीची रोहन म्हणाला आणि सगळेच हसू लागले तो केक कट करायला गेला तर ती बावरून थोडी दूरच उभी होती अगं शर्वरी तूही उभी राहा ना त्याच्या शेजारी मॉम म्हणाल्या फोटो काढायचे नाही का रोहन काय अरे श्रिया सांगते हो काढतो ग रोहन मोबाईलवर फोटो काढत होता केक कट झाला आणि शर्वरीने त्याला खाऊ घातला सगळेच थोडा वेळ गप्पा मारत बसले आणि मग जेवायला गेले जेवण वगैरे झाल्यावर सहजच रोहनचे लक्ष त्या दोघांच्या फोटो फ्रेमवर गेले श्रिया इकडे ये पटकन श्रिया विचारते काय रे काय झालं रोहन सांगतो हे बघ कसला भारी फोटो लावला या समीरने श्रिया म्हणते वाव छान वाटते रे अशी मोठी फ्रेम आपण पण लावूयात की रोहन समीरला विचारतो अरे कुठे भेटली तुला ही भारी आयडिया आहे समीर सांगतो अरे ती शर्वरीने आणली आहे तिलाच माहिती असेल ओ तरी म्हंटल एवढं भारी तुला कसं सुचलं रोहन म्हणाला काय रे ब्रो समीर म्हणतो रोहन बोलतो चला मलाही असंच गिफ्ट हवंय शर्वरी ऐकलं का रोहन काय म्हणतोय श्रिया म्हणाली काय ब्रो शर्वरी विचारते मला ना अशीच फ्रेम हवी बोल कधी देते आहेस रोहन म्हणतो शर्वरी सांगते हो त्यात काय देते ना तुमची मॅरेज अॅनिव्हर्सरी कधी असते कधी श्रिया सांगते अगं पुढच्या महिन्यात हो ना मग डन शर्वरी म्हणाली चला समीर रोहन अरे नऊ होत आले आपल्याला निघायला हवं डॅड बाहेरून आवाज देत होते हो डॅड आलोच रोहन म्हणाला शर्वरी सांगते आजच्या दिवस इथेच थांबा ना नको ग शरू आज नको नंतर कधीतरी नक्की श्रिया म्हणाली ते सगळेच निघू लागले तसं तिला वाईट वाटू लागलं ते निघणार तर मॉम डॅडच्या पुन्हा पाया पडू लागली तसे अगं राहू दे ग मगाशी पडलीस ना पाया बेटा डॅड म्हणाले चल काळजी घ्या एकमेकांची मॉम तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या आणि हो मॅरेज अॅनिव्हर्सरीला भेटणारच आहोत की श्रिया सांगते चल बाय समीर आता नको येऊ खाली चल निघतो बाय शर्वरी रोहन म्हणतो बाय ब्रो बाय दी शर्वरी म्हणाली ते सगळे निघून गेले आणि शर्वरी तिथेच दरवाजाजवळ उभी होती समीर म्हणतो शर्वरी काय ग डोअर लाव ना हो डोर आतून लॉक करून ती बेडवर येऊन बसली काय कसला विचार चाललाय आता समीर विचारतो शर्वरी म्हणते ते थांबत का नाहीत आपल्याकडे मला खूप वाईट वाटतं माझं काही चुकत असेल का वेडी आहेस का अगं आपलं आत्ताच लग्न झालंय की नाही म्हणून नसतील थांबत समीर म्हणाला शर्वरी विचारते म्हणजे म्हणजे आपल्या दोघांना एकमेकांना वेळ देता यावा म्हणून कळतय का तिला स्वतःजवळ ओढत तो बोला त्याच्या कुशीत शिरून तीही झोपली एकमेकांशी गप्पा मारत त्यांना कधीतरी झोप लागून गेली दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे नेहमीचे ऑफिस आणि घर हे रुटीन चालू झालं आठ दहा दिवसांनी नताशा पुण्यात येणार होती त्यासाठी रोनितने ठरल्याप्रमाणे गेट टुगेदर करायचे ठरवले शर्वरी ग्रुपमधून निघाली असल्याने याबाबत ती अनभिन्न होती शिवाय नताशा समीरलाही फोन करते हे देखील अजून तरी तिच्या लक्षात आलं नव्हतं त्याला नताशासोबत बोलतोस का असं बऱ्याचदा तिला विचारावं वाटायचं पण हे अविश्वास दाखवण्यासारखं होतं कारण तो तिची खूप काळजी घेत होता तिला वेळ देत होता आणि खूप प्रेमही करत होता त्यामुळेच अजून तरी दोघांचे छान चाललेलं ते पंधरा दिवस असेच सरले नताशा पुण्यातही केव्हाच आली होती उद्या संडेलाच गेट टुगेदर होते आणि समीर एकटाच जाणार होता तिला तात्पुरते काहीतरी सांगायचे आणि तिथे जायचे असा त्याचा प्लॅन होता कारण तिला तिथे नेलं तर नताशाला पाहून ती काय रिॲक्ट होईल सांगता येत नव्हतं शिवाय तिच्याशी जे बोलायचं आहे ते बोलता आलं नसतं आज दोघेही नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी आले ती किचनमध्ये जेवण बनवत होती समीर एकटा टी व्ही पाहत होता जेवण बनवून झालं का हे पाहायला म्हणून तो किचनमध्ये आला तिच्या जवळ जात लाडाने शरू झालं का ग जेवण बनवून तिच्या खांद्यावर हात ठेवून तो बोलत होता हो होत आलं आहे काय रे काय झालं बोर झालास की काय शर्वरी विचारते हो ना समीर म्हणाला बोल ना मग माझ्याशी ऐक ना आपण उद्या घरी जाऊयात का तेवढेच मॉम डॅड आणि दिला भेटता येईल शर्वरी म्हणते समीर सांगतो अगं उद्या मला जरा बाहेर जावं लागेल काय रे कुठे ती विचारते ते अगं रोनीतनी गेट टुगेदर प्लॅन केला आहे तो म्हणाला ती बोलते मग मी पण येणार मला का नाही सांगितले तू तो सांगतो अगं फक्त आम्ही मुले असणार आहेत तू येऊन काय करणार बोर होशील ती म्हणते का पण असं का केलं त्यांनी मुलींना पण बोलवायचं होतं पण जाऊ दे बरच झालं नाहीतर ती पण यायची तिथे तो म्हणतो हो ना एक्झॅक्टली बरंच झालं आवर ना ग खूप भूक लागली आहे मला हो झालं चल हे बघ बाहेरच घेतेय तुझा फ्रेश होऊन ये ती सांगते बर आलोच तो तिला गालावर किस करत निघून गेला जेवायला बसले होते आणि नताशाचा मेसेज आला गेट टुगेदरला येतो आहेस ना उद्या त्याने हो टाईप करून पाठवलं ती म्हणते समीर काय चाललंय तुझं अरे जेवतो आहेस तर ते आधी कर ना मेसेज करायचं एवढं महत्वाचं आहे का नंतर कर ना ते ओके सॉरी हा बघ ठेवला साईडला फोन ओके तो म्हणाला हो तिने त्याच्याकडे तिरकस पाहतच मान हलवली जेवण संपून ती उठली आणि ताट किचनमध्ये ठेवून आली बाकीचे उचलू लागली शर्वरी ऐक ना मी काय म्हणत होतो तुला जायचं ना घरी तर उद्या तुला तिथे सोडतो आणि मग मी जाईन ओके नो प्रॉब्लेम म्हणत ती किचन मध्ये जाऊन आवरू लागली शर्वरी काही वेळाने सगळं आवरून झोपायला आली तर समीर गॅलरीमध्ये रोनित सोबत फोनवर बोलत होता ती ब्लँकेट घेऊन बेडवर पडली थोडा वेळ मोबाईलमध्ये टाइमपास करून फोन साईडला ठेवला आणि डोळे मिटले तेवढ्यात समीर तिच्याजवळ येऊन पडला तिच्या केसात हात फिरवत तिच्याकडे प्रेमाने पाहत काय झोप ना आता झोप नाही का आली तुला शर्वरी म्हणाली नाही ना आज नाही आली कुणावर तरी खूप प्रेम करावं वाटतंय तिच्या कानात हळूच म्हणाला कोणावर ती पण तेवढ्याच आवाजात म्हणाली दुसरं कोण असणार आहे माझी लाडकी बायको तो सांगतो ती म्हणते पण मला तर झोप आली आहे पण मी झोपू दिले तर ना म्हणत तो तिच्यासोबत मस्ती करू लागला मस्ती मस्तीत एकमेकांच्यात ते गुंतून गेले सकाळी नेहमीप्रमाणे संडे असल्याने उशिराच उठले तो अकरा वाजता निघणार होता मग तीही त्याच्यासोबत जाणार होती तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेतला आणि ती आवरून तयार झाली तो तिची वाट पाहत बाहेर बसलेला ती बाहेर येताच तिला पाहतच राहिला तिने येल्लो कलरची अनारकली घातली होती केस मोकळे सोडले होते झालंय माझं चल आता निघायचं का हो असं आवरून येऊन मला मारायचा इरादा असतो का तो म्हणतो हो म्हणजे काय ती हसू लागली ए थांब ना एक सेल्फी काढू असे म्हणत त्याने त्याचा मोबाईल काढला आणि समोर धरला तर नताशाचा कॉल येऊ लागला घाबरून तिच्याकडे पाहतो तर ती अरे मला काय पाहत आहे उचल ना फोन नंतर उचलतो जाऊ दे ना फोन नंबर सेव्ह नव्हता म्हणून अननोन नंबर दिसत होता थँक गॉड आत्ता माझं काही खरं नव्हतं त्याने फोन कट केला दोघांच्या छान सेल्फीज घेतल्या ओके झालं तो म्हणाला ती सांगते मला पण पाठव ना मला प्रोफाईल ठेवायचं आहे हो पाठवतो थांब म्हणत लगेचच त्याने फोटो पाठवले ओके थँक यू म्हणत तिने गालावर त्याला किस केला त्याची अजूनही मनातली भीती गेली नव्हती त्याने तिला एकदा मिठीत घेतले सॉरी डिअर तुला खोटं बोलतोय पण तिथून आलो की सगळं खरं सांगेन मनात विचार चालू आणि ती अजूनही मिठीत होती अरे काय चाललंय आता उशीर नाही का होत चल वेडा कुठला दोघेही निघाले त्याचं लक्ष सारखं तिच्याकडे जात होतं तिला त्याच्या मॉम डॅडच्या अपार्टमेंटमध्ये खाली सोडले आणि तो पुढे निघाला ती लिफ्ट जवळ येते तोच साक्षीचा फोन आत्ता साक्षीचा फोन घरी तर सगळं ठीक असेल ना विचारातच तिने फोन उचलला हा बोल साक्षी आई बाबा ठीक आहेत ना साक्षी सांगते हो अगं मी त्यासाठी नाही कॉल केला अगं मी गेट टुगेदरला निघाली आहे तू कुठे आहेस म्हटलं तू कुठपर्यंत आलीस ते विचारावं शरू म्हणते काय अगं पण गेट टुगेदर फक्त मुलांचे आहे ना मग तू काय करणार आहे तिथे जाऊन साक्षी बोलते वेडी आहेस का मग मी कशाला चालले असते आणि ती नताशा पण येणार आहे बहुतेक तुला माहित नाही का समीरने तुला नाही सांगितलं का शरू सांगते अगं पण समीर म्हणाला फक्त मुलांचं आहे गेट टुगेदर खोटं बोलला का तू मला अरे बाप रे तो असं म्हणालेला का बरं थांब ती पुढे बोलेपर्यंत शर्वरीने फोन डिस्कनेक्ट केला तिचे हातपाय थरथरत होते अचानक असं कळलं तसे तिचे हातपाय गळाले साक्षी पुन्हा फोन करू लागली तिने तो उचलला शर्वरी अगं मला नव्हतं माहीत की फक्त मुलांचे गेट टुगेदर आहे ते अगं ऐकतेस का साक्षी मला सांग आधी गेट टुगेदर कुठे आहे मला आत्ताच्या आत्ता ऍड्रेस सेंड कर मी पोचते लवकर सेंड कर मी वाट पाहते शरू म्हणाली ओके साक्षीने फोन ठेवला तिने लगेचच शरूला ऍड्रेस पाठवला सॉरी रोनित मला नव्हतं माहीत की शरूला हे सांगायचे नव्हते पण असं का करत आहात तुम्ही पुन्हा तिला फसवताय ना साक्षी म्हणाली अगं असं काय नाही समीरला फक्त नताशाकडून जाणून घ्यायचंय की ती अशी का वागली शर्वरी सोबत रोनीत सांगतो समीर आला पण तो सगळ्यांना भेटत होता रोनीतच्या रो हाऊसवर ते गेट टुगेदर असल्याने त्यालाच सगळं पाहावं लागत होतं समीरशी बोलताही येईना आणि साक्षीला त्याला कसं सांगावं कळत नव्हतं तेवढ्यात नताशाही आली सगळे एकमेकांशी गप्पा मारत होते एन्जॉय करत होते अर्धा पाऊण तासाने शर्वरी तिथे पोहोचली मनातून खूप हर्ट फील करत होती समीर खोटं बोलेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं ती डायरेक्ट साक्षीकडे आली समीर कुठे आहे साक्षी अगं माझं ऐक तरी शर्वरी साक्षी तिला साईडला घेऊन जात बोलली शर्वरी विचारते तू मला आधी सांग तो कुठे आहे आणि ती नताशाही दिसत नाही इथे साक्षी सांगते अगं ते आत्ताच वर गेलेत काहीतरी बोलायचं असेल माझ्या माघारी असं काय बोलायचं असेल ती धावतच वर निघाली तर रोनितने अडवले तू का अडवत आहे रोनित जाऊ दे मला शर्वरी म्हणाली रोनित म्हणतो अगं शर्वरी ऐक माझ तो नाही तुला फसवत मी सांगतोय ना रोनित बाजूला हो एकदा सांगितले ना ती त्याचं न ऐकता वर गेली लावलेले डोअर ओपन केले तर समोर ती नताशा त्याला बिलगलेली पण तिने डोअर उघडताच समीरला शर्वरी दिसली ती रागाने खाली आली आणि तिथे थांबण्यात अर्थ नाही असं समजून घरी जायला निघाली पण समीर तिच्या मागे धावत आला तोपर्यंत तिने रस्ताही क्रॉस केला शर्वरी थांब ऐक माझ तो धावतच होता ती काहीतरी वाहन भेटतय का पाहत होती आणि तो रस्ता क्रॉस करायला पाहत होता अचानक एका कारने ब्रेक दाबल्याचा जोरात आवाज झाला तसं तिने पाहिले तर समीर कार समोर आलेला थोडक्यात वाचला समीर ती पुन्हा त्याच्याकडे धावली त्याच्या जवळ येत तू ठीक आहेस ना हो ग पण तू माझा आधी ऐक तर त्याने तिला पकडलं नाही पण मी का आले तुझ्याकडे मला जाऊ दे समीर तू खोट बोलला माझ्याशी तिला भेटायचं होतं ना जा भेट आणि तिच्याकडेच जा मी डिवोर्स पेपर रेडी करते ती त्याला बोलत होती आणि त्या भर रस्त्यात त्याने तिला मिठीत घेतले काय बोलते आहेस माझं ऐकून तर घे अरे यार हो मी बोललो खोट पण का बोललो कारण मला तिला विचारायचं होतं की ती तुझ्याशी असं का वागली तुला सोबत घेऊन आलो असतो तर बोलू देणं सोड तू सोडलंही नसतं मला तो म्हणाला शर्वरी बोलते पाहिलं ना मी तू कसा बोलत होतास ते तो सांगतो शर्वरी अगते, ते मी सांगतो नंतर तुला तू चल आधी माझ्यासोबत आज जे काय होईल ते समोरासमोर नाही समीर मला तिचं तोंड पण नाही पाहायचं ती म्हणाली मी आहे ना सोबत, तुला यावंच लागेल आज जे काही आहे ते सगळं संपवणार मी चल तू तिचा हात पकडून तो तिला तिथे घेऊन आला जिथे नताशा होती नताशा आज मला सगळं क्लिअर करायचंय तू असं का वागली होती शर्वरी सोबत आणि माझ्यासोबतही आम्हाला कळायला हवं आणि तुझं तू कबूल केले तर जरा बरं होईल तिचा हात हातात घट्ट पकडून तो नताशाला विचारत होता समीर शर्वरीसाठी ज्या पद्धतीने धावत गेला तिला तिच्या समोर आणलं आणि तिचा हात हातात पकडून ज्या पद्धतीने विचारत होता हे पाहून नताशाला कळून चुकले की समीर किती प्रेम करतोय शर्वरीवर हुश कुठे गाडी रुळावर आली होती तर हे काय नवीन संकट येतच असतात हो पण त्यावर मात कशी करतात हे पाहूया पुढील काही भागात नताशा माफी मागेल का तुम्हाला काय वाटते प्रतिक्रिया जरूर नोंदवा कथा आवडत असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रमिलाजी सरस्वती इन्स्टिट्यूट हर्षजी तुमच्या प्रतिक्रियांसाठी मनपूर्वक आभार तुम्हाला कशा प्रकारच्या कथा ऐकायला आवडतील तुमच्या काही सूचना असतील तर जरूर सांगा आम्ही तुमच्या सूचनांचा नक्कीच विचार करू थँक्यू